श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध स्वर्ग चौतीसावा श्री ईश्वर पुढे म्हणाले येणेप्रमाणे या देवपूजेने पूजले जाणारे विश्व बाधदृष्ट्या असत अधिष्ठानदृष्ट्या सत व देवरूपी असणे युक्त आहे द्वैत्य तत्वता ऐक्य पदरहित व व्यवहारात द्वैत्य ऐक्यरूप असणे युक्त आहे मोहामुळे छितीला जडभाव आहे अशी कल्पना केली असता ते तर संसारत्वास प्राप्त होते व ते असंसारादी मोहशून्य आहे असे पाहिल्याने अभिन्न व अद्वितीय रूप होते ही मी दृश्य देहादिरूप आहे असा कलंक जिला प्राप्त झाला आहे ती छित अत्यंत बद्ध होते व देहादी दृश्याला जाणण्यास समर्थ असलेल्या या चितकलेला जाणून मुक्त होते पदार्थाच्या आकाराची भावना केल्यामुळे द्वित्वास प्राप्त होऊन आपल्या अखंड सत्वाला विसरते आणि देहाच्या सुखदुःखांशी तादात्म्य पावलेली जी असत्य स्थिती तिला सत म्हणून क्षणात धारण करते हीच ती सकलंक स्थिती होय आणि शुद्ध निरंश सत्य किंवा असत्य इत्यादी विकल्पानी व शब्दानी विमुक्त व्यवहारात सर्व नामरूपात्मक असूनही शून्य स्वभाव अशी जी स्थिती ती अकलंकक होय पूर्ण निरुपम शांत ब्रह्मच आकाशाप्रमाणे प्रथम विकास पावणाऱ्या आपल्या मायाशक्तीने जाग्रत स्वप्न सुषुप्तीरूप सृष्टीस्थिती संहाररूप किंवा अध्यात्म अधिभूत सर्व रूप या तिन्ही मार्गाने प्रवृत्त झालेले जगत असून ते मनानेच विकसित झाले आहे त्यामुळे मनाने मनाचाच छेद केला असता सत्य आत्माचा साक्षात्कार होतो इंद्रियादी अवयव देहाचे ठरून त्यांची आत्मभावना नाहीशी होते नंतर हे जगज्जाल आत्म्यामध्ये गुप्त होऊन विले पावते त्यामुळे अगोदरच शिथिल झालेली कल्पनात्मिका संसार कल्पना छिन्न भिन्न होते त्यानंतर जीवाची इति नामक सत्ता तेवढीच भाजलेल्या बीजाप्रमाणे अवशिष्ट राहते शरत्कालाच्या आकाशकोशाप्रमाणे मनोमोहरूपी मेघांनी रहित झालेली ती स्थिती चित्ताच्या विषयांचे पुनः पुन्हा प्रीतीने स्मरण करण्याचे शील सोडून पश्यंती या नावाची होते सर्व दृश्याचा बाध झाल्याने अपरोक्ष ज्ञान मात्र अवशिष्ट राहिल्यामुळे तिला पश्यंती हे दुसरे नाव प्राप्त होते ज्ञानाच्या पूर्वी ती विषयानुभव रूप चपलतेस जरी प्राप्त झाली होती तरी आता ज्ञानानंतर ती शुद्ध चिन्मात्र स्वरूपात राहणारी सर्व पदार्थांच्या सत्तारूपाने अवशिष्ट राहिलेली व जीव या अवस्थेतच जिने भवारण तरला आहे अशी होते पुन्हा जन्म न होणे अशा सौषुप्त पदाला प्राप्त होऊन निरतिशय आनंदाने परिपुष्ट झालेली आणि परमात्म्यास प्राप्त होऊन अत्यंत व्यापक पदांमध्ये विश्रांती पावलेली ही महासुप्त पदनाभिका होते वसिष्ठा मन क्षीण झाल्यावर प्रथम प्राप्त होणारी जी स्थिती ती ही मी तुला सांगितली आता याचित शक्तीचे दुसरे अत्यंत पावन पद ऐक मनापासून सर्वथा मुक्त झालेली हीच चितशक्ती शांतीने शोभू लागते सर्व प्रकारच्या तमाने व चंद्रादी सर्व ज्योतींनी ती रहित असते ती विस्तीर्ण आकाशासारखी सुंदर आहे पूर्वीच्या स्थितीपेक्षा या परिपक्व स्थितीत गाढ संक्षुप्त लेखेप्रमाणे शिलेच्या उदरातील निबिड रचनेप्रमाणे सैंधवाच्या खड्यातील रसाप्रमाणे वायूच्या आत राहणाऱ्या स्पंदशक्तीप्रमाणे ती जेव्हा दीर्घकालाने अत्यंत परिणत दशेस प्राप्त होते तेव्हा आकाशात विद्यमान असणारी शून्य शक्ती चिद घन ब्रह्माकाशत्वास प्राप्त झाल्याप्रमाणे विषयोन्मुखतेला सोडते जळ जसे आपले चांचल्य सोडते वातलेखा चलन सोडते पुष्पलेखा सुगंध सोडते त्याप्रमाणे क्रिया ही कालाची कला व वस्तू ही आकाशाची कला सोडून दृश्य मात्राची कल्पना करीत नाही त्यामुळे तिला जड म्हणता येत नाही चित म्हणता येत नाही सर्व व्यापिने चित यावेळी अवर्णनीय सत्तेला धारण करते ती दिशा काल इत्यादिकांनी अनवच्छिन्न अशा महासत्तापदास पोचलेली असते जाग्रत स्वप्न सुषिप्तीहून चतुर्थ व विराट हिरण्यगर्भ ईशाहून चतुर्थ असा जो तुरीय अंश त्याने ती प्रकट होते ती कलंकरहित व सुस्वरूप आहे त्यामुळेच ती सर्व निमित्ते सर्व काल व सर्व वस्तू या विषयांच्या प्रकाशाहून आनंदाहून श्रेष्ठ व त्यामुळेच अत्यंत स्पृहणीय आहे हे सुव्रता मी तुला ही दुसरी स्थिती सांगितली आता तिसरी ऐक ब्रह्माकार अखंड वृत्ती ही तिने व्याप्त असलेले ब्रह्म याचे दूध व पाणी यांच्या मिश्रणाप्रमाणे मिश्रण झाल्यामुळे शब्द व अर्थ यांनी रहित अशा पदास प्राप्त झालेली व ब्रह्म आत्मा इत्यादी शब्दार्थाहून अतीत असलेली विकृत होत नाही अशी केवळ स्थिती उदय पावते षटभाव विकाराने रहित असल्यामुळे ती स्थिर स्वरूपातच कलंकरहित आहे ती तुर्यातीतदी नावामुळे अतिशय श्रेष्ठ पदास प्राप्त झालेली आहे ती सर्वोत्तम पुरुषार्थ आहे श्रेष्ठांची पराकाष्ठा आहे व ती परम मंगलरूप असल्यामुळे सर्व मंगलाहून श्रेष्ठ आहे अशी ती मुख्य विच्छेदरहित चितमधील स्थिती अत्यंत पवित्र आहे तीच जीवनमुक्ताची तिसरी अवस्था होय वसिष्ठा ही स्थिती चिरकाल प्रनष्ट प्रतिष्ठित झाली असता शैवशास्त्रात प्रसिद्ध असलेले सहा मार्ग श्रुतीतील दक्षिणोत्तर मार्ग इत्यादी सर्व मार्गाने प्राप्त होणारे जे फळ जी प्रतिष्ठा त्याहून फार दूर असलेल्या ठिकाणी जीवनमुक्त राहतो त्या अवस्थेचे वर्णन करण्याचे सामर्थ्य माझ्याही वाणीत नाही जाग्रदादी तीन मार्ग कल्पनेच्या पलीकडील तुर्यावस्था या सर्वाहून अगदी पलीकडे असलेला जो सनातन तो तुला सांगितला तू नेहमी त्याच पदात स्थिर हो मुने सर्व विश्वाचे उपादान हेच पद आहे असे पाहिल्यास हे सर्व तन्मय दिसते उपादानातील अद्वितीय सत्य वस्तूला जाणल्याने हे आहे व नाहीही कारण ज्ञानानंतर हे प्रवृत्त होत नाही व निवृत्तही होत नाही तर आकाशाच्या कोशाप्रमाणे ते शांत सर्व समपदार्थाहून अत्यंत सम असल्याचा अनुभव येतो कारण तो अद्वैत आहे त्यात क्षोभ केव्हाही होत नाही कारण त्याला पूर्ण चैतन्य आहे त्याच्यामध्ये विकारादित्मत्व नाही चिरकाल नित्य व अनित्य रूपाने तेच भासते मुलांनी कल्पलेल्या आकाशातल्या दगडाच्या राशी इतकेच सत्य व असत्य जगालाही चितघनत्व आहे त्यात थोडासाही भेद नाही पूर्ण अत्यंत शांत कल्याणरूप वाग्विलासाहून अतीत अशा ओम या अक्षराची चतुर्थ मात्रा आहे तीच परमागती आहे श्री वाल्मिकी म्हणाले याप्रमाणे सांगून वसिष्ठमुनी व स्कंदनंदी इत्यादी इतर गण या सहवर्तमान ओंकाराख्य नावाचा शेवटचा रवही ज्यात शांत झाला आहे अशा सर्व संसाराच्या पार असलेल्या तुरीय तुरीय पदात निर्मूल भूमानंद छिद्रूपाने ईश्वर परिणाम पावल्यामुळे वृत्ती शांत होऊन वसिष्ठांच्या आश्रमात एक मुहूर्त निश्चेष्ट स्थित झाला इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे चतुस्त्रीशः सर्गः श्रीराम